महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी की जय श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग कंसात परम गोपनीय ज्ञान कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक उवाच इदम तू ते गुह्यतमं प्रवक्षा अनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा से अशुभात शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले इदम हे तू परंतु ते तुला गुह्यतमम गुह्यतम किंवा परम गोपनीय प्रवक्ष्यामी मी सांगतो अनसूयवे द्वेष न करणाऱ्या निर्मत्सरी ज्ञानम ज्ञान विज्ञान साक्षात्कार किंवा अनुभूत ज्ञान सहितम सहित यत जे ज्ञातवा जाणल्याने मोक्षसे तू मुक्त होशील अशुभात भौतिक अस्तित्वातील दुःखांपासून श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तू माझा कधीच मत्सर करीत नसल्याने मी तुला हे परमगोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो जे जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखांतून मुक्त होशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंतांबद्दल श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो या श्रवण विधीचा महिमा श्रीमद भागवतात सांगण्यात आला आहे भगवंतांचे उपदेश शक्तिपूर्ण आहेत आणि भक्तांच्या सत्संगात जर भगवत कथांची चर्चा केली तर या शक्तीचा प्रत्यय येऊ शकतो हे साक्षात्कारी ज्ञान असल्यामुळे शुष्क तर्कवाद्यांच्या किंवा सांसारिक पंडितांच्या संघाने ते प्राप्त होऊ शकत नाही भक्त हे नित्य भगवत सेवा परायण असतात कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेल्या जीवांची मनोवृत्ती आणि प्रामाणिकता भगवंत जाणतात आणि भक्तांच्या संघामध्ये कृष्ण विज्ञान जाणण्याची बुद्धी त्याला प्रदान करतात श्रीकृष्णविषयक चर्चेत अलौकिक सामर्थ्य आहे आणि जर भाग्यशाली मनुष्याला असा सत्संग प्राप्त झाला व हे ज्ञान त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तो आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये प्रगती करू शकतो अर्जुनाने आपल्या सामर्थ्यशाली सेवेत अधिकाधिक उन्नती करण्यासाठी त्याला प्रेरणा देण्याकरिता भगवान श्रीकृष्ण आतापर्यंत प्रकट केलेल्या इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अधिक गोपनीय गोष्टींचे वर्णन या नवव्या अध्यायात करीत आहेत भगवद्गीतेचा पहिला अध्याय म्हणजे ग्रंथाचा जवळजवळ उपोद्घात आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात वर्णिलेल्या आध्यात्मिक ज्ञानाला गुह्य ज्ञान म्हटले आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात चर्चा केलेले विषय हे विशेष करून भक्तीशी संबंधित आहे हे विषय मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रबुद्ध बनवितात म्हणून त्यांना गुह्यतर ज्ञान म्हटले आहे परंतु नवव्या अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले आहे म्हणून या ज्ञानाला परमगोपनीय ज्ञान असे म्हटले आहे ज्याला श्रीकृष्णांचे गुह्यतम ज्ञान झाले आहे तो स्वाभाविकपणेच दिव्यत्वामध्ये स्थित होतो आणि म्हणून तो जरी भौतिक जगतात असला तरी त्याला भौतिक क्लेशामुळे मुळीच त्रास होत नाही भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगण्यात आले आहे की प्रेममयी भगवत सेवा करण्याची ज्याला प्रामाणिक इच्छा आहे तो जरी प्राकृत बद्धावस्थेमध्ये असला तरी तो मुक्त असल्याचे जाणले पाहिजे त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायावरून आपल्याला आढळून येईल की अशा प्रकारे जो भगवत सेवा करीत आहे तो मुक्तात्माच आहे पहिल्या श्लोकाला विशेष महत्त्व आहे इदम ज्ञानम कंसात हे ज्ञान कंसपूर्ण या शब्दावरून विशुद्ध भक्तीचा बोध होतो ही भक्ती नऊ प्रकारची असते श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य साख्य आणि आत्मनिवेदन भक्तीच्या या नऊ तत्वांचा अभ्यास केल्याने मनुष्याची आध्यात्मिक भावनेप्रत कृष्ण भावनेप्रत उन्नती होते याप्रमाणे भौतिक विकारांपासून हृदय शुद्ध झाल्यावर तो श्रीकृष्णांना तत्वत जाणू शकतो जीव हा प्राकृत नाही केवळ हे जाणणे पुरेसे नसते आध्यात्मिक अनुभूतीचा तो प्रारंभ असू शकेल परंतु मनुष्याने शारीरिक कर्म आणि आत्मज्ञानी व्यक्तीचे आध्यात्मिक कर्म यातील भेद जाणला पाहिजे यापूर्वीच सातव्या अध्यायामध्ये आपण भगवंतांची ऐश्वर शक्ती त्यांच्या विविध शक्ती परा आणि अपरा प्रकृती तसेच त्यांची ही सारी भौतिक अभिव्यक्ती यांबद्दल चर्चा केली आहे आता नवव्या अध्यायात भगवंतांच्या महत्तेचे वर्णन करण्यात येईल या श्लोकातील अनसूयवे हा शब्दही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सामान्यत भाष्यकार जरी अत्यंत विद्वान असले तरी ते सर्वजण भगवान श्रीकृष्णांचा मत्सर करतात मोठमोठ्या अतिशय निष्णात विद्वानांनीसुद्धा भगवद्गीतेवर चुकीचे भाष्य केले आहे ते श्रीकृष्णांचा मत्सर करीत असल्यामुळे त्यांची भाष्ये निरुपयोगी आहेत भगवत भक्तांनी केलेली भाष्ये हीच प्रामाणिक भाष्ये होत जर कोणी श्रीकृष्णांचा द्वेष करीत असेल तर तो गीतेचे अचूक विश्लेषणही करू शकत नाही किंवा श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञानही इतरांना प्रदान करू शकत नाही श्रीकृष्णांना न जाणता जो कोणी त्यांच्या चारित्र्यावर टीका करतो तो निश्चितच मूर्ख आहे म्हणून अशा भाष्यकारांना सावधानतेने टाळले पाहिजे श्रीकृष्ण हेच भगवंत आणि विशुद्ध व दिव्य पुरुष आहेत हे जो जाणतो त्याला या अध्यायापासून अत्यंत लाभ होईल श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक दोन राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम शब्दशः अर्थ राजविद्या सर्व विद्यांचा राजा सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ राजगुह्यम सर्व गोपनीय ज्ञानाचा राजा सर्व गुह्य ज्ञानामध्ये श्रेष्ठ पवित्रम अत्यंत पवित्र इदम हे उत्तमम दिव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष अनुभवाने अवगमम जाणता येणारे धर्म्यम धर्म सुसुखम अत्यंत सुखकारक कर्तुम आचरण्यास अव्ययम अविनाशी सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेच्या या अध्यायाला राजविद्या कंसात सर्व विद्यांचा राजा कंसपूर्ण असे म्हणण्यात आले आहे कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांचे आणि तत्त्वज्ञानाचे सार आहे गौतम कणाद कपिल याज्ञवल्क्य शांडिल्य वैश्वानर आणि वेदांत सूत्रांचे रचनाकार वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्त्ववेत्ते आहेत म्हणून तत्त्वज्ञानाच्या किंवा दिव्यज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही आता भगवंत सांगतात की हा नववा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानांचा राजा आणि निरनिराळ्या तत्त्वज्ञानाच्या व वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय आणि या सर्व गुह्य ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये होते सामान्यत लोकांना या गुह्य ज्ञानाचे शिक्षण नसते त्यांचे शिक्षण बाह्यातकारी ज्ञानापुरते मर्यादित असते सामान्य शिक्षणासंबंधी सांगावयाचे झाल्यास त्यामध्ये राजकारण समाजशास्त्र भौतिक विज्ञान रसायनशास्त्र गणितशास्त्र खगोलशास्त्र तांत्रिक शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या विभागांचा समावेश असतो पूर्ण जगभर ज्ञानाचे अनेक विभाग आहेत आणि अनेक मोठमोठी विद्यालयेही आहेत परंतु दुर्दैवाने आत्मतत्वाचे विज्ञान शिकविण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही तरीही आत्मा हा शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीराच्या अस्तित्वाला मुळीच अर्थ नाही असे असूनही आत्म्याला महत्त्व न देता शारीरिक गरजा भागविण्याला लोक अधिक महत्त्व देतात भगवद्गीतेमध्ये विशेष करून दुसऱ्या अध्यायापासून आत्म्याच्या महत्त्वावर जोर दिलेला आहे सर्वप्रथम भगवंत म्हणतात की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा अव्यय आहे कंसात अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्ता शरीरिणः कंसपूर्ण जीवात्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि त्याचे स्वरूप हे अव्यय अविनाशी आणि शाश्वत आहे केवळ हे जाणणे म्हणजे गुह्य ज्ञान होय तथापि इतक्यावरून आत्म्याचे निश्चयात्मक ज्ञान होत नाही कधीकधी लोकांची अशी समजूत असते की आत्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि शरीराचा जेव्हा नाश होतो किंवा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा आत्मा शून्यावस्थेत राहतो आणि मग निराकार होतो परंतु ही वस्तुस्थिती नाही या देहामध्ये इतका क्रियाशील असणारा आत्मा देहामधून मुक्त झाल्यावर निष्क्रिय कसा होऊ शकेल तो सदैव क्रियाशील असतो जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशीलही असला पाहिजे आणि त्याच्या आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे म्हणून जीवात्म्यांच्या या क्रियांना राजविद्या अर्थात परमगोपनीय ज्ञान म्हणून संबोधण्यात आले आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या सर्व क्रिया होत पद्मपुराणात मनुष्याच्या पापकर्मांचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि ही पापकर्मे म्हणजे पापामागून पाप केल्याची फळे असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे जे सकाम कर्म करण्यात मग्न झाले आहेत ते पाप कर्माच्या विविध अवस्थांमध्ये गुंतले जातात उदाहरणार्थ जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब झाडाची वाढ होत नाही त्यासाठी काही काळ जावा लागतो सर्वप्रथम हे एक कोंब फुटलेले लहान रोप असते त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो मग त्याला फुले आणि फळे लागतात जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फुलाफळांचा उपभोग घेतात त्याचप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पापकर्मेही फलद्रूप होतात त्याकरिता काही काळ जावा लागतो कर्मफलांच्या निरनिराळ्या अवस्था असतात मनुष्याने पापकर्मे थांबविली असतील आणि त्या पापकर्मांची फळे भोगणे शिल्लक असू शकते काही पापे बीजरूपामध्ये असतात तर काही पापे पूर्वीच फलद्रूप झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो सातव्या अध्यायाच्या अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याने आपल्या पापकर्मांचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्म परायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात या विधानाला पद्मपुराणात पुष्टी देण्यात आली आहे अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेत विष्णुभक्तीरतात्मनाम जे भगवतभक्तीमध्ये युक्त झाले आहेत त्यांची सर्व कर्मफले मग ती फलोन्मुख असोत किंवा बीजरूपामध्ये असोत हळूहळू नष्ट होतात भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे म्हणून तिला पवित्रम उत्तमम असे म्हणतात उत्तम म्हणजे दिव्य होय तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय कधीकधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तियुक्त कर्मांना प्राकृत कधीच समजू नये ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते असे सांगितले जाते की भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतो आणि आम्हालाही याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे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 याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो त्यालासुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावर किंवा पूर्वपात्रतेवर अवलंबून असत नाही हा मार्ग स्वतःमध्येच इतका पवित्र आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते वेदांत सूत्रातही तीन पॉईंट दोन पॉईंट सव्वीस याचे वर्णन पुढील शब्दात करण्यात आले आहे प्रकाशश्च कर्मणी अभ्यासात भक्तियोग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तीपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो याचे प्रत्यक्ष उदाहरण नारदमुनींच्या पूर्वजीवनावरून पाहण्यास मिळते नारदमुनी आपल्या पूर्वजन्मात दासीपुत्र होते ते अशिक्षित होते तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत कधीकधी ते स्वतः भक्तांची सेवा करीत असत नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात की उच्चिष्ट पाननुमोदितो द्विजय सकृत्स्म भुंजे तद किलबिष एवं प्रवृत्तस्य विशुद्धचेतस तद्धर्म एवात्मरुचि प्रजायते श्रीमद भागवताच्या या श्लोकामध्ये एक पॉईंट पाच पॉईंट पंचवीस नारदमुनी आपले शिष्य व्यासदेव यांना आपल्या पूर्वायुष्याबद्दल सांगतात ते म्हणतात की बाल्यावस्थेत महाभागवतांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट सत्संग करीत असत काही वेळा ऋषीमुनी आपले शेष अन्न पानावरच सोडत असत आणि ती पात्रे धुणाऱ्या बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद ते शेष अन्न खात असत यामुळे तो बालक सर्व पापकर्मांतून मुक्त झाला जसजसे त्या बालकाने अन्न सेवन केले तसतसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदयही शुद्ध झाले महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात नारदांमध्येही त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला नारदमुनी पुढे सांगतात की तत्रा तन्वहम कृष्णकथा प्रगायताम अनुग्रहेणाशृणव मनोहरा ताह श्रद्धया मे अनुपदम विशृणवत प्रियश्रवस्यंग ममाभवदरुचिही साधूंशी सत्संग केल्याने नारदांनाही भगवंतांच्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्याची गोडी प्राप्त झाली व भक्ती करण्याची दृढ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली म्हणून वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकाशश्च कर्मणी अभ्यासात मनुष्य जर भक्तिपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो यालाच प्रत्यक्ष असे म्हटले जाते धर्म्यम शब्दाचा अर्थ धर्ममार्ग असा आहे वास्तविकपणे नारद हे दासीपुत्र होते त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नव्हती ते केवळ आपल्या मातेला सहाय्य करीत असत आणि सुदैवाने त्यांची माताही भक्तांची सेवा करीत असे भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांनाही मिळाली आणि केवळ त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परमलक्ष त्यांना प्राप्त झाले श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कंसात सवयी पुमसाम परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे कंसपूर्ण सर्व धर्मांचे परमलक्ष म्हणजे भक्ती होय सामान्यत धार्मिक लोकांना माहीत नसते की सर्व धर्मांची परमसिद्धी म्हणजे भक्तियोगाची प्राप्ती होय आठव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे कंसात वेदेषु यज्ञेषु तपहसूच एव कंसपूर्ण सामान्यत आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते परंतु नारद कधीच आध्यात्मिक गुरूच्या आश्रमी गेले नाही आणि त्यांना वैदिक सिद्धांताचे शिक्षणही प्राप्त झाले नाही तरीही त्यांना वेदाध्ययनाचे परमफल प्राप्त झाले हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो हे कसे शक्य आहे वेदामध्ये या गोष्टीलाही पुष्टी देण्यात आली आहे आचार्यवान पुरुषो वेद जो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्काराकरिता आवश्यक सर्व ज्ञान त्याला होऊ शकते भक्तिमार्ग हा अत्यंत सुखकारक आहे कंसात सुसुखम कंसपूर्ण का बरे भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू हो, हे विधी समाविष्ट असतात म्हणून मनुष्य केवळ भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो नंतर तो स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे मनुष्य अत्यंत दारिद्र्य अवस्थेतही भक्तियोगाचे आचरण करू शकतो भगवंत सांगतात की पत्रम पुष्पम फलम तोयम भक्ताने काहीही अर्पण केले तरी त्याचा स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे एखादे फळ फूल पान किंवा थोडेसे पाणीही मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात याची इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या केवळ तुलसीपत्र चाकण्याने सनतकुमारांसारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवतभक्त झाले म्हणून भक्तिमार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात या ठिकाणी असे सांगितले आहे की भक्ती ही शाश्वत आहे मायावादी दार्शनिकांच्या कल्पनेनुसार हा भक्तिमार्ग नाही कधीकधी जरी त्यांनी तथाकथित भक्तिमार्गाचा स्वीकार केला तरी त्यांची कल्पना असते की जोपर्यंत ते मुक्त होत नाही तोपर्यंत ते भक्तिमार्गाचे आचरण करतील आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते परमेश्वराशी एकरूपच होतील अशा तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही वास्तविक भक्ती मुक्तीनंतरही सुरूच राहते जेव्हा भक्त आध्यात्मिक जगतामध्ये भगवतधामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो तो भगवंतांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत नाही भगवद्गीतेवरून कळून येईल की मोक्षानंतरच वास्तविक भक्तीचा प्रारंभ होतो मुक्त झाल्यावर जेव्हा तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो कंसात सम सर्वेषु भूतेषु मदभक्तीम लभते पराम कंसपूर्ण कर्मयोग ज्ञानयोग अष्टांगयोग किंवा इतर कोणत्याही योगांचे स्वतंत्रपणे आचरण करून कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही या योग पद्धतींद्वारे मनुष्य भक्तियोगाप्रत थोडीफार प्रगती करू शकतो परंतु भक्तियोगाच्या अवस्थेप्रत आल्याविना भगवंत काय आहेत हे मनुष्याला जाणता येत नाही श्रीमद भागवतातही सांगण्यात आले आहे की भक्तियोगाचे आचरण करून विशेषतः साक्षात्कारी महात्म्यांकडून श्रीमद भागवताचे किंवा भगवद्गीतेचे श्रवण करून शुद्ध झाल्यावरच कृष्णतत्व किंवा भगवत तत्व जाणणे शक्य आहे एवं प्रसन्न मनसो भक्ति योगत जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थक गोष्टींपासून चित्त शुद्धी होते तेव्हा भगवंत म्हणजे काय आहेत हे जाणू शकतो याप्रमाणे कृष्ण भावनाभावित भक्तिमार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे हा भक्तियोग म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे आणि याचे आचरण विना अडचण आनंदाने करता येते म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक तीन अश्रद्धान पुरुषा धर्मस्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी शब्दशः अर्थ अश्रद्धधाना श्रद्धाहीन पुरुषाः पुरुष धर्मस्य धर्ममार्गावर अस्य या परंतप हे शत्रूंचा नाश करणारा अप्राप्य प्राप्त न होता माम मला निवर्तनते परत येतात मृत्यू मृत्यूच्या संसार भौतिक जगतात वर्तमनी मार्गावर हे परंतप अर्जुना ज्यांची या भक्तिमार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अश्रद्धाळू लोकांना भक्तिमार्ग साध्य होऊ शकत नाही हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते महान व्यक्तींकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही ते दळमळीत वृत्तीचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाहीत म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व समसिद्धी प्राप्त होऊ शकते यावर दृढ विश्वास असणे म्हणजेच श्रद्धा होय याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात श्रीमद भागवतात चार पॉईंट एकतीस पॉईंट चौदा सांगितल्याप्रमाणे यथा तरोर मूल तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराच यथेंद्रियाणा तथैव सर्वारहणम अच्युतेज्या अर्थ वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने वृक्षाच्या शाखा डहाळ्या पाने इत्यादी सर्व काही टवटवीत होतात आणि पोटाला अन्न पुरविल्याने शरीराची सारी इंद्रिय तृप्त होतात त्याचप्रमाणे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवता आणि इतर जीव आपोआपच संतुष्ट होतात अर्थपूर्ण म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे जीवनाच्या या तत्त्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजेच श्रद्धा होय या श्रद्धेचा विकास करणे म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती होय कृष्णभावनाभावित मनुष्यांच्या तीन श्रेणी आहेत ज्यांना श्रद्धा नाही ते तिसऱ्या श्रेणीमधील लोक होत वरकरणी जरी ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाहीत कालांतराने ते भक्तिमार्गापासून पतित होतात असे लोक भक्ती करतील परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते आमचे प्रचार कार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात पण आर्थिकदृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवन पद्धतीकडे वळतात केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो श्रद्धेच्या विकासासंबंधी विचार करावयाचा झाल्यास भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत आणि ज्यांनी दृढनिष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे ते कृष्ण भावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होत जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत परंतु ज्यांच्या ठाई आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्णसेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे ते द्वितीय श्रेणीतील लोक होत अशा दृढ विश्वासामुळे ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या आणि सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असणाऱ्या तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्तीही श्रेष्ठ आहेत कृष्ण भावनेमधील तिसऱ्या श्रेणीच्या मनुष्यांचे पतन होऊ शकते परंतु जेव्हा मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नसतो प्रथम श्रेणीतील मनुष्य निश्चितच प्रगती करतो आणि शेवटी त्याला अभिष्ट सिद्धी प्राप्त होते कृष्ण भावनेतील तृतीय श्रेणीमधील मनुष्यांचा विचार केल्यास जरी त्याला विश्वास असला की कृष्णभक्ती शुभकारक आहे तरीही श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेसारख्या शास्त्रांमधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान प्राप्त झालेले नसते काही वेळा कृष्ण भावनेतील या तृतीय श्रेणींच्या लोकांचा कर्मयोग आणि ज्ञानयोगाकडे थोडासा कल असतो आणि म्हणून ते कधीकधी विचलित असतात परंतु जेव्हा कर्मयोग किंवा ज्ञानयोगाचा संसर्ग नष्ट होतो तेव्हा ते द्वितीय श्रेणीतील किंवा प्रथम श्रेणीतील कृष्ण भावनाभावित मनुष्य होतात श्रीकृष्णांवरील श्रद्धेच्याही तीन श्रेणी आहेत आणि त्यांचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे श्रीमद भागवतातील अकराव्या स्कंदामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय श्रेणींच्या आसक्तींचे वर्णन करण्यात आले आहे भक्तीचे श्रेष्ठत्व आणि श्रीकृष्णांबद्दल श्रवण केल्यानंतरही ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि ज्यांना वाटते की ही केवळ अनावश्यक प्रशंसा आहे त्यांच्यासाठी जरी ते भगवत भक्तीमध्ये युक्त असले तरी हा मार्ग अत्यंत दुस्तर आहे अशा लोकांना समसिद्धी प्राप्त करण्याची अत्यंत अल्प आशा आहे म्हणूनच भक्तियोगाचे आचरण करण्यात श्रद्धेला अपार महत्त्व आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक चार मया ततमिदं सर्व मूर्तीना मतस्थानी सर्वभूतानी न चाहम तेषु अवस्थित शब्दशः अर्थ मया माझ्याद्वारे ततम व्यापलेले आहे इदम हे सर्व सर्व जगत जगत अव्यक्त मूर्तीना अव्यक्त रूपाने मतस्थानी माझ्या ठाई सर्व भूतानी सर्व जीव न नाही च सुद्धा अहम मी तेषु त्यांच्यामध्ये अवस्थित स्थित आहे मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांचा साक्षात्कार स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही असे सांगितले आहे की अतः श्रीकृष्ण न भवेद ग्राह्यम इंद्रिय सेवोन्मुखेही जिव्हादौ स्वयमेव स्फुरती अध अर्थ स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांचे नाम गुण लीला इत्यादी जाणणे शक्य नाही योग्य मार्गदर्शनाखाली जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झाला आहे त्यालाच केवळ भगवंत प्रकट होतात अर्थपूर्ण कंसात भक्तिरसामृत सिंधू एक पॉईंट दोन पॉईंट दोनशे चौतीस कंसपूर्ण ब्रह्मसमितेत पाच पॉईंट अडोतीस सांगण्यात आले आहे की विलोचनेन संत सदैव हृदयेशु विलोकयंती जर मनुष्याने भगवान श्री गोविंदांच्या ठाई प्रेमभाव विकसित केला तर तो श्री गोविंदांना आपल्या अंतर्यामी तसेच आपल्या बाहेर सर्वत्र पाहू शकतो म्हणून सामान्य जणांना भगवंत दृश्य होत नाहीत या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे सर्व असले तरी त्यांची प्राकृत इंद्रियांद्वारे अनुभूती होऊ शकत नाही येथे अव्यक्त मूर्तीना या शब्दावरून हे दर्शविण्यात आले आहे तथापि वस्तुत आपण जरी त्यांना पाहू शकलो नाही तरी सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित आहे सातव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे संपूर्ण भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या दोन भिन्न शक्तींचा परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा किंवा भौतिक शक्ती संयोग आहे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरलेला आहे त्याप्रमाणे भगवंतांची शक्ती संपूर्ण सृष्टीत पसरलेली आहे सर्व काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित आहे तरीही कोणी असं निष्कर्ष काढू नये की भगवंत ज्या अर्थी सर्वव्यापी आहेत त्या अर्थी त्यांचे वैयक्तिक अस्तित्व नष्ट झाले आहे अशा युक्तिवादाचे खंडन करण्यासाठी भगवंत म्हणतात मी सर्व व्यापी आहे सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे तरीही मी अलिप्त आहे उदाहरणार्थ राजा हा प्रशासनाचा अधिपती आहे आणि ते प्रशासन म्हणजे राजाच्या शक्तीचा आविष्कार आहे प्रशासनातील विविध विभाग म्हणजे राजाच्या शक्ती आहेत आणि प्रत्येक विभाग हा राजाच्या शक्तीवर आश्रित असतो परंतु राजा व्यक्तिशः प्रत्येक विभागात उपस्थित असावा अशी अपेक्षा कोणालाही करता येणार नाही हे एक स्थूल उदाहरण आहे त्याचप्रमाणे आपण पाहत असलेले सारे सृष्ट पदार्थ भौतिक आणि आध्यात्मिक जगतात अस्तित्वात असणारे सर्व काही भगवंतांच्या शक्तीवर आश्रित आहे भगवंतांच्या विविध शक्तींच्या विस्तारामुळे सृष्टीची निर्मिती होते आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे विष्टभ्याहम इदम कृत्स्नम ते आपल्या वैयक्तिक प्रतिनिधित्वाने तथापि परमात्मा रूपाने तसेच विविध शक्तींच्या विस्ताराने सर्वत्र उपस्थित आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक पाच न च मतस्थानी भूतानी पश्चिमे योगम ऐश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावन शब्दशः अर्थ न कधीच नाही च सुद्धा मतस्थानी माझ्यामध्ये स्थित भूतानी संपूर्ण सृष्टी पश्य पहा मे माझे योगम ऐश्वरम अचिंत्य योगशक्ती भृत सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा न कधीच नाही च सुद्धा भूतस्थ प्राकृत सृष्टीमध्ये मम माझा आत्मा आत्मा भूतभावन संपूर्ण सृष्टीचा उगम तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत माझे हे योग ऐश्वर पहा जरी सर्व जीवांचा पालनपोषण करता आणि सर्व व्यापी मी आहे तरीसुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत सांगतात की सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे कंसात मतस्थानी सर्व भूतानी कंस पूर्ण याचा विपरीत अर्थ काढू नये सृष्टीच्या धारण पोषणाशी भगवंतांचा प्रत्यक्ष संबंध नसतो काही वेळा पृथ्वीला खांद्यावर धारण केलेल्या ॲटलासचे चित्र आपण पाहतो परंतु ती ही महाकाय पृथ्वी धारण केल्यामुळे ॲटलास थकल्यासारखा दिसतो श्रीकृष्णही अशाच प्रकारे सृष्टी धारण करतात असे कोणी समजू नये भगवंत सांगतात सर्व काही त्यांच्यामध्ये स्थित असले तरी ते या सर्वांपासून अलिप्त आहेत ग्रहमंडळे आकाशामध्ये तरंगतात आणि हे आकाश म्हणजे भगवंतांची शक्ती आहे परंतु ते आकाशाहून भिन्न आहेत भगवंतांचे वेगळे अस्तित्व आहे म्हणून भगवंत म्हणतात ते जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे स्थित असले तरी भगवंत या नात्याने मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे हेच भगवंतांचे अचिंत्य योग ऐश्वर होय निरुक्ती या वैदिक शब्दकोशात म्हटले आहे की युज्यते अनेन दुर्घटेशु कार्येषु अर्थ भगवंत आपल्या शक्तीचे वैभव प्रकट करताना अचिंत्य आणि अद्भुत लीला करतात अर्थपूर्ण त्यांचे व्यक्तित्व विविध शक्तींनी संपन्न आहे आणि त्यांचा निश्चय म्हणजेच वास्तविक प्रत्यक्ष सत्य आहे अशा रीतीने भगवंतांना जाणले पाहिजे आपणाला काहीतरी करावेसे वाटते परंतु त्यामध्ये इतक्या अडचणी येतात की कधीकधी आपल्याला आपल्या इच्छेनुसार काही करणे शक्य होत नाही तथापि जेव्हा श्रीकृष्णांना काही करावेसे वाटते तेव्हा केवळ त्यांच्या इच्छेने सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येते की हे कसे घडले याची कल्पनाही करता येत नाही भगवंत या वस्तुस्थितीबद्दल सांगतात की ते जरी संपूर्ण सृष्टीचे धारण पोषण करता असले तरी या भौतिक सृष्टीला ते स्पर्शही करीत नाहीत केवळ त्यांच्या स्वेच्छेने सर्व गोष्टींची निर्मिती धारण पोषण आणि संहार होतो आपल्यामध्ये आणि आपल्या भौतिक मनामध्ये फरक आहे परंतु त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मुळीच फरक नसतो कारण ते परब्रह्म आहेत एकाच वेळी भगवंत सर्वत्र उपस्थित आहेत तरीही भगवंतांना स्वतःचे वैयक्तिक स्वरूप कसे असू शकते हे साधारण मनुष्याला जाणता येत नाही भगवंत या भौतिक सृष्टीपासून भिन्न आहेत तरीही सर्व काही त्यांच्यावरच आशिलत आहे याचेच वर्णन या ठिकाणी योगमेश्वरम असे करण्यात आले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक सहा स्थितो नित्यं वायु सर्वत्र गोमहान तथा सर्वाणी भूतानी मतस्थानी ती उपधारय शब्दशः अर्थ यथा ज्याप्रमाणे आकाशस्थित आकाशात स्थित असलेल्या नित्यम नित्य वायु वायू सर्वत्र गह सर्वत्र वाहणारा महान महान तथा त्याप्रमाणे सर्वाणी भूतानी सर्वसृष्ट प्राणी मतस्थानी माझ्यामध्ये स्थित आहेत इति याप्रमाणे उपधारय जाणून घे ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो त्याचप्रमाणे सर्वसृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंतांच्या ठाई कशी स्थित आहे हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू आपण कल्पना करू शकू अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगतातील सर्वात मोठी अभिव्यक्ती होय वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते परंतु वायू इतका महान असला तरी तो आकाशांतर्गतच स्थित आहे तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंतांच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंतांच्या इच्छेच्या अधीन आहेत सामान्यत आपण म्हणतो की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती पोषण आणि प्रलय होतो याप्रमाणे सर्व काही भगवंतांच्या इच्छेनुसार कार्यरत असते ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालींपासून अलिप्त असते त्याप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात उपनिषदात म्हटले आहे यद भीता वात पवते अर्थ भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो अर्थपूर्ण तैत्तिलीय उपनिषद दोन पॉईंट आठ पॉईंट एक बृहदारण्यक उपनिषदात सांगण्यात आले आहे की तीन पॉईंट आठ पॉईंट नऊ एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्यचंद्रमसौ विद्रुतौ तिष्ठतः एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्यावा पृथिव्यौ विधृतौ तिष्ठतः अर्थ भगवंतांच्या आधिपत्याखाली त्यांच्या आज्ञेने चंद्र सूर्य आणि इतर मोठमोठे ग्रह परिभ्रमण करीत आहेत अर्थपूर्ण ब्रह्मसमितेतही पाच पॉईंट बावन्न म्हटले आहे की यक्षुरेश सविता ग्रहाना, राजा समस्त तेजा यस्याज्ञया भ्रमति संभृतकालचक्रो गोविंदमादिपुरुषम तमहम भजामी हा श्लोक म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाचे वर्णन आहे असे सांगितले जाते की सूर्य हा भगवंतांचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे तरीही श्री गोविंदांच्या इच्छा आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये यासंबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक सात सर्वभूतानि कौंतेय प्रकृतीम यांती कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम शब्दशः अर्थ सर्वभूतानी सर्वसृष्ट अभिव्यक्ती कौंतेय हे कौंतेया प्रकृतीम प्रकृती यांती प्रवेश करतात मामिकाम माझ्या कल्पक्षये कल्पाच्या अंती पुनः पुन्हा तानी ते सर्व कल्पादव कल्पाच्या आरंभी विसृजामी निर्माण करतो अहम मी हे कौंतेया कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या भौतिक सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार पूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो कल्पक्षये म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेवाचे आयुष्य शंभर वर्षे इतके असते आणि त्याचा एक दिवस हा पृथ्वीवरील चारशे तीस कोटी इतक्या वर्षांबरोबर असतो त्याची रात्रही तितक्याच वर्षांची असते त्यांच्या एका महिन्यात असे तीस दिवस आणि तीस रात्री असतात आणि एका वर्षात बारा महिने असतात अशा शंभर वर्षांनंतर जेव्हा ब्रह्मदेवाचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्यामध्येच विलीन होते नंतर पुन्हा जेव्हा भौतिक जगत निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत निर्माण होते वैदिक सूक्त सांगते की बहुश्याम अर्थ भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात अर्थपूर्ण कंसात छांदोग्य उपनिषद सहा पॉईंट दोन पॉईंट तीन कंसपूर्ण भगवंत स्वतःला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात आणि पुन्हा संपूर्ण सृष्टी प्रकट होते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक आठ प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्रामम इमं कृत्स्नम अवशं प्रकृतेर्वशात शब्दशः अर्थ प्रकृतीं भौतिक प्रकृती स्वाम माझ्या स्वतःच्या अवष्टभ्य मध्ये प्रवेश करून विसृजामी मी निर्माण करतो पुनः पुनः पुन्हा पुन्हा भूतग्रामम भौतिकसृष्टी इमम या कृत्स्नम संपूर्ण अवशम आपोआपच प्रकृतेह प्राकृतिक शक्तीच्या वशात वश झाल्यामुळे संपूर्ण भौतिक भौतिकसृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुषावतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात ते कारणोदक सागरामध्ये पहुडलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्छ्वासित करीत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रवेश करतात या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडांची निर्मिती होते नंतर भगवंत स्वतःला क्षीरोदकशाही विष्णूंच्या रूपात आणखी प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म अणूमध्येही प्रवेश करतात या वस्तुस्थितीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे भगवंत सर्व गोष्टींमध्ये प्रवेश करतात आता जीवात्म्यांसंबंधी सांगावयाचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मांनुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होते सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच जीवनाच्या निरनिराळ्या योनींच्या कार्यास प्रारंभ होतो असे नाही की या सर्वांची उत्क्रांती होते जीवांच्या निरनिराळे योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात मनुष्य पशु पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात आवश्यम या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो पूर्वसृष्टीमधील जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यावर भगवंतांचा त्या योनींशी मुळीच संबंध नसतो विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक नऊ न च मामतानी कर्माणी निबदनंती धनंजय उदासीनवतासीनम असक्तम तेषु कर्मसु शब्दशः अर्थ न कधीच नाही च सुद्धा माम मला तानी ते सर्व कर्माणी कर्मे निबदनंती बद्ध करतात धनंजय हे धनंजय उदासीनवत तटस्थाप्रमाणे आसीनम स्थित असक्तम आसक्तिरहित तेषु त्या कर्मसु कर्मामध्ये हे धनंजया ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या संदर्भात मनुष्याने समजू नये की भगवंत निष्क्रिय आहेत आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात ब्रह्मसमितेत पाच पॉईंट सहा सांगण्यात आले आहे की आत्मारामस्य तस्या असती प्रकृत्यानं समागम ते आपल्या सच्चिदानंद क्रियांमध्ये नित्ययुक्त असतात परंतु या भौतिक क्रियांशी त्यांना काहीच कर्तव्य नसते भौतिक कार्येही त्यांच्या विविध शक्तींद्वारे केली जातात सृष्ट जगताच्या कार्यांच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात या उदासीनतेचा उल्लेख या श्लोकामध्ये उदासीनवत या शब्दांमध्ये करण्यात आला आहे भौतिक कार्यांच्या बारीक तपशिलावरही त्यांचे नियंत्रण असले तरी ते उदासीनासारखेच राहतात या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात कोणाला फाशी दिली जाते कोणाला तुरुंगवास दिला जातो कोणाला अमाप संपत्ती दिली जाते परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो त्याला कोणाही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते त्याचप्रमाणे भगवंतांचा हस्तक्षेप सर्व क्रियांमध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात वेदांत सूत्रांमध्ये सांगण्यात आले आहे की वैषम्य नैल घृणीये न भगवंत हे भौतिक द्वंद्वामध्ये स्थित नसतात ते द्वंद्वातीत आहेत तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आसक्त नसतात जीव आपापल्या पूर्वकर्मांनुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक दहा मयाध्यक्षेण प्रकृती सूयते हेतुनाने हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते शब्दशः अर्थ मया माझ्या अध्यक्षेण अध्यक्षतेखाली प्रकृती भौतिक प्रकृती सूयते व्यक्त करते स दोन्ही चर अचरम चर आणि अचर हेतुना कारणांमुळे अनेन या कौंतेय हे कौंतेया जगत जगत विपरिवर्तते कार्य करीत आहे हे कौंतेया माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यांपासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परमसंचालक आहेत या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहेत सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते भगवद्गीतेतच श्रीकृष्ण सांगतात की विविध योनींतील सर्व जीवांचा मी पिता आहे पुत्रप्राप्तीकरिता पिता मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतो आणि त्याचप्रमाणे भगवंतही केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात हे जीव आपल्या पूर्व इच्छा आणि पूर्व योनी धारण करून बाहेर येतात भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने जरी या जीवांनी जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा आणि पूर्वकर्मांनुसार ते विविध शरीरे धारण करतात म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने निसंशय हे त्यांचेच कार्य आहे परंतु प्रत्यक्षपणे त्यांना या सृष्टीशी काहीच कर्तव्य नसते स्मृतीमध्ये पुढील उदाहरण दिले जाते जेव्हा कोणापुढे सुगंधी फूल असते तेव्हा तो घ्राणेंद्रियाद्वारे सुगंध घेतो पण तरीही वास घेण्याची क्रिया आणि फूल हे एकमेकांपासून दूर आहेत याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो वास्तविकपणे त्यांना भौतिक जगताशी काहीच कर्तव्य नसते पण आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे ते सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात सारांश भगवंतांच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही तरीही भगवंत सर्व भौतिक कार्यांपासून अलिप्त असतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक अकरा अवजानंती मूढा मानुषीम तनुम माश्रितं परम भावं अजानंतो मम भूत शब्दशः अर्थ अवजानंती उपहास करतात माम मला मूढा मूर्ख लोक मानुषीम मनुष्य रूपामध्ये तनुम देह आशिल्तम धारण करून परम दिव्य भावम स्वरूप अजानंत न जाणता मम माझे भूत अस्तित्वातील सर्व गोष्टींचा महाईश्वरम परम अधिपती किंवा महेश्वर जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम परमाधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असूच शकत नाही तरीही असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषाव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत वस्तुत ब्रह्मसमितेत सांगितल्याप्रमाणे तेच आदिपुरुष भगवंत आहेत ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो भौतिक जगातील सामान्य व्यवस्थापनेत आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो त्याच्यावर सचिव असतो त्याच्यावर मंत्री आणि त्याच्याही वर अध्यक्ष असतो त्यांच्यापैकी प्रत्येकजण नियंत्रक असतो परंतु एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते ब्रह्मसमितेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परमनियंता परमेश्वर आहेत निसंदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत परंतु श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत कंसात ईश्वर परमकृष्ण कंस पूर्ण आणि त्यांचा देह अप्राकृत सच्चिदानंदमयी आहे पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही भगवंतांचा विग्रह सच्चिदानंद आहे ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपहास करतात आणि त्यांना साधारण मानवच मानतात त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषिम म्हणून संबोधण्यात आले आहे कारण अर्जुनाचा मित्र व कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनीतिज्ञ याप्रमाणे साधारण मनुष्यवत ते कार्य करीत होते अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे वेदांमध्येही याला पुष्टी मिळाली आहे सच्चिदानंद रूपाय कृष्णाय मी सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो कंसात गोपाल तापनी उपनिषद एक पॉईंट एक कंस पूर्ण वेदांमध्ये इतर वर्णनेही आहेत तम एकम गोविंदम तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात सच्चिदानंद विग्रहम आणि तुम्ही सच्चिदानंद आहात कंसात गोपाल तापनी उपनिषद एक पॉईंट पस्तीस कंसपूर्ण भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात विद्वान मनुष्य हा जन्मतःच आपल्या पूर्वसत्कर्मांमुळे प्रतिभावान असू शकेल परंतु त्याचे ज्ञान अतिअल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांबद्दल अशी संकल्पना असते म्हणून त्यांना मूढ म्हटले जाते कारण केवळ मूर्ख व्यक्तीच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात भगवंतांच्या विविध शक्ती आणि दिव्य लिलांचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात त्यांना माहीत नसते की श्रीकृष्णांचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे अस्तित्वातील प्रत्येक वस्तूंचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात श्रीकृष्णांच्या ठाई इतके दिव्य गुण आहेत हे त्यांना माहीत नसल्याने ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात तसेच भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे या भौतिक जगतात अवतीर्ण होतात हे सुद्धा त्यांना माहीत नसते ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे कंसात मम माया दुरत्यया कंसपूर्ण भगवंत म्हणतात की माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे आणि जो कोणी मला शरण येतो तो मायाशक्तीच्या तावडीतून सुटू शकतो जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार करणाऱ्या भगवंतांचे शरीर आपल्याप्रमाणे प्राकृत कसे असू शकेल म्हणून श्रीकृष्णांविषयीची ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व अणुपरमाणूंचे आणि विराट विश्वरूपाचेही नियंत्रक असू शकतात हे मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडे असते अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू या त्यांच्या कल्पनातीत असतात म्हणून ते कल्पना करू शकत नाहीत की मनुष्य देह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण कसे करू शकतात वस्तुत भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करीत असले तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात त्यांच्या योगमैश्वर्यम अर्थात दिव्य अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूंचे नियंत्रण करू शकतात हे जरी मूर्खांच्या कल्पनेपलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत ते याचा स्वीकार करतात कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हेच स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहेत म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांना शरण जातात आणि कृष्ण भावनाभावित भगवत भक्तीमध्ये युक्त होतात भगवान श्रीकृष्णांच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत परंतु कृष्ण विज्ञान समजण्याकरिता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत जरी ते मानव रूपात भूतलावर अवतीर्ण झाले तरी ते साधारण मानव नाहीत श्रीमद भागवताच्या एक पॉईंट एक पॉईंट वीस प्रथम स्कंधातील प्रथम अध्यायामध्ये शौनक आदी ऋषींनी श्रीकृष्णांच्या क्रियांबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की कृतवान किल कर्माणी सह रामेण केशव अतिमर्त्यानी भगवान गूढ कपटमानुष अर्थ भगवान श्रीकृष्णांनी बलरामासहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रूपामध्ये त्यांनी अनेक असाधारण लीला केल्या अर्थपूर्ण श्रीकृष्णांचे मानवरूपातील अवतरणे मूर्खांना गोंधळात टाकते या भूतलावर असताना श्रीकृष्णांनी केलेल्या अद्भुत कृत्याचे अनुकरण कोणताही मनुष्य करू शकत नाही वसुदेव आणि देवकीसमोर जेव्हा श्रीकृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले परंतु आपल्या माता पित्यांच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले श्रीमद भागवतात दहा पॉईंट तीन पॉईंट सेहेचाळीस सांगितल्याप्रमाणे बभूव प्राकृत शिशुः ते एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणेच झाले या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की भगवंतांचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे श्रीमद भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनानेही प्रार्थना केली कंसात ते नैव रूपेण चतुर्भुजेन कंस पूर्ण चतुर्भुज रूप प्रकट केल्यावर अर्जुनाच्या याचनेवरून त्यांनी पुन्हा मनुष्याप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले कंसात मानुषम रूपम कंसपूर्ण भगवंतांची ही विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाहीत श्रीकृष्णांचा जे उपहास करतात आणि मायावादी तत्त्वज्ञानाने जे प्रभावित झाले आहेत ते श्रीकृष्ण हे साधारण मनुष्यच असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात तीन पॉईंट एकोणतीस पॉईंट एकवीस अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मावस्थित सदा अर्थ भगवंत सर्व जीवांमध्ये उपस्थित आहेत अर्थपूर्ण या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णांचा उपहास करणाऱ्या अनधिकृत व्यक्तींच्या भाष्यावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्यांकडून समजून घेतले पाहिजे या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणीमात्रांमध्ये स्थित आहेत म्हणून जो नवसाधक केवळ मंदिरातल्या भगवंतांच्या अर्च विग्रहाची आराधना करतो पण इतर जीवांचा आदर करीत नाही तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे भगवत भक्तांचे तीन प्रकार असतात आणि यामध्ये नवसाधक हा खालच्या स्तरातील भक्त होय नवसाधक हा इतर भक्तांपेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली ही वृत्ती सुधारली पाहिजे भक्ताने पाहिले पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर हे भगवंतांच्या मंदिराप्रमाणे आहे म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंतांच्या मंदिराला अभिवादन करतो त्याप्रमाणे परमात्मा वास करणाऱ्या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केला पाहिजे म्हणून कोणाचीही उपेक्षा न करता प्रत्येकांचा योग्य आदर आणि सन्मान केला पाहिजे असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात ते म्हणतात की जर भगवंत सर्व व्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाहीत का निर्विशेषवादी आणि सविशेषवादी जरी एकमेकांबरोबर नित्यवाद घालीत बसले तरी परिपूर्ण कृष्ण भावनाभावित भक्त जाणतो की ब्रह्मसमितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तेथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तींद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्र उपस्थित असतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक बारा मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतस चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता शब्दशः अर्थ मोघ आशा निष्फळ आशा मोघ कर्माण निष्फळ सकाम कर्म मोघ ज्ञाना निष्फळ ज्ञान विचेतसह मोहित झालेले राक्षसीम राक्षसी आसुरीम नास्तिक च आणि एव निश्चितच प्रकृतीम प्रकृती मोहिनीम मोहित करणारा शिलताह आश्रय घेतो याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तियोगामध्ये असल्याचे मानतात पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत नाहीत त्यांना भक्तियोगाचे फळ भगवतधाम कधीच प्राप्त होत नाही त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे करीत आहेत आणि त्या योगे सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत कारण ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात ते राक्षसी किंवा असुरी लोक असतात भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णांना कधीच शरण जात नाहीत म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर हे आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छा दिलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये मुळीच भेद राहत नाही श्रीकृष्णांशी एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल अशा प्रकारचे राक्षसी आणि अनिश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते अशा लोकांसाठी वेदांत सूत्र आणि उपनिषद इत्यादींमधील ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात कारण ते श्रीकृष्णांचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाहीत बृहद विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की यो वेत्ती भौतिकम देहम कृष्णस्य परमात्मन स सर्वस्माद बहिष्कार्य विधानतः मुखम तस्यावलोक्यापी सचेलम स्नानमाचरेत अर्थ जो श्रीकृष्णांच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडातून बहिष्कृत केले पाहिजे आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टी संसर्गातून स्वतःला मुक्त करण्याकरिता त्याने तात्काळ गंगास्नान केले पाहिजे अर्थपूर्ण लोक श्रीकृष्णांचा उपहास करतात कारण त्यांना भगवंतांविषयी मत्सर वाटतो त्यांच्यासाठी जन्म जन्मांतर राक्षसी आणि अनिश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चित असतो त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहनचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांचे सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अधःपतन होत जाईल श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक तेरा महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् शब्दशः अर्थ महात्मान महात्माजन तू परंतु माम मला पार्थ हे पार्थ दैवीं दैवी प्रकृतिं प्रकृती आश्रिता आश्रय घेतलेले भजंती सेवा करतात अनन्य मनसह अचल अनन्य मनाने ज्ञात्वा जाणून भूत सृष्टीच्या आदिम आदिस्थान किंवा मूळ अव्ययम अविनाशी हे पार्थ मोहितनं झालेले महात्माजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो हे कसे बरे होते याचे वर्णन सातव्या अध्यायात करण्यात आले आहे जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या आधिपत्यामधून मुक्त होतो हीच पात्रता आहे जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो ही प्राथमिक पायरी आहे जीव हे भगवंतांची तटस्था शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करीत नाही तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष आहेत या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाहीत ते केवळ द्विभुजधारी कृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे तसेच देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाहीत ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचंच ध्यान करतात ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रम्माण झालेले असतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक चौदा सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते शब्दशः अर्थ सततम सतत निरंतर कीर्तयंत कीर्तन करीत माम माझे यतंत पूर्णपणे प्रयत्न करीत च सुद्धा दृढव्रता दृढनिश्चयाने नमस्यंत वंदन करीत च आणि माम मला भक्त्या भक्तिभावाने नित्ययुक्त नित्ययुक्त झालेले असताना उपासते आराधना करतात हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्कामोर्तब केल्याने तो महात्मा बनू शकत नाही त्याच्या लक्षणांचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णांचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममाण झालेला असतो त्याला इतर कोणताही उद्योग नसतो तो सतत श्रीकृष्णांचे गुणगान करण्यातच युक्त असतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर तो निर्विशेषवादी नसतो गौरव किंवा कीर्तनाबद्दल बोलावयाचे तर मनुष्याने पवित्र भगवन नामाची भगवंतांच्या शाश्वत रूपाची त्यांच्या असाधारण लीलांची आणि दिव्य गुणांची स्तुती करीत भगवंतांचे कीर्तन करावे त्याने या सर्व गोष्टींची स्तुती केली पाहिजे म्हणून महात्मा हा भगवंतांवर अत्यंत आसक्त असतो जो ब्रह्मज्योतीवर भगवंतांच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हटलेले नाही पुढील श्लोकामध्ये त्याचे निराळ्या पद्धतीने वर्णन करण्यात आले आहे श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे विष्णूंचे श्रवण कीर्तन या विविध भक्ती क्रियांमध्ये महात्मा सदैव युक्त असतो तो देवतांचे किंवा मनुष्यांचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही श्रवणम कीर्तनम विष्णो हो। आणि स्मरणम म्हणजेच भक्ती होय अशा महात्म्याने अंतिम लक्ष पाच दिव्य रसांपैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो हे अंतिम लक्ष प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त करतो यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करावयाच्या असतात उदाहरणार्थ एकादशी भगवंतांचा जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय अशा क्रियांना व्रत म्हटले जाते दिव्य जगतामध्ये भगवंतांच्या सान्निध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तींसाठी महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिली आहेत महात्मेजन या सर्व विधिविधानांचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फलाची प्राप्ती खचितच होते या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्तियोगाचे आचरण जसे सुलभ आहे तसे सुखकारकही आहे मनुष्याने कठोर तपस्या करण्याची आवश्यकता नाही निष्णात आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कोठेही तो या भक्तियोगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक पंधरा ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथकत्वेन बहुधा विश्वतो मुखम शब्दशः अर्थ ज्ञानयज्ञेन ज्ञानरूपयज्ञाने किंवा ज्ञानाच्या जोपासनेने च सुद्धा अपि निश्चितच अन्ये इतर यजंत यज्ञ करून माम माझी उपासते उपासना करतात एकत्वेन एकत्वामध्ये पृथकत्वेन द्वैतभावाने बहुधा विविधतेमध्ये विश्वत मुखम आणि विराट रूपामध्ये इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंतांची एकमेवा द्वितीय रूपामध्ये विविध रूपांमध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे हा श्लोक म्हणजे पूर्वीच्या श्लोकांचा सारांश आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत आणि ज्यांना श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही त्यांना महात्मा म्हटले जाते तरी पण इतरही असे लोक आहेत जे यथार्थ रूपामध्ये महात्मा नाहीत तथापि ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारे श्रीकृष्णांची उपासना करतात त्यांच्यापैकी काही जणांचे वर्णन यापूर्वीच आर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी अशा रीतीने करण्यात आले आहे याहून खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत आणि त्यांचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते एक स्वतःला भगवंतांशी एकरूप मानून जे स्वतःचीच उपासना करतात दोन भगवंतांचे कोणते तरी स्वरूप मनाने कल्पून त्याची उपासना करतात आणि तीन जे भगवंतांच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात आणि त्याची उपासना करतात यांपैकी सर्वात कनिष्ठ जे स्वतःची परमेश्वर म्हणून स्वतःच पूजा करतात आणि स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहेत असे लोक स्वतःला भगवंत मानतात आणि या भावनेमुळे ते स्वतःचीच पूजा करतात हा सुद्धा परमेश्वर उपासनेचा एक प्रकार आहे कारण ते जाणू शकतात की आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन आत्मा आहोत निदान त्यांच्यामध्ये अशी प्रबळ भावना तरी असते सामान्यत निर्विशेषवादी परमेश्वराची अशा प्रकारे उपासना करतात दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये देवतांच्या उपासकांचा समावेश असतो असे लोक कोणत्याही देवता म्हणजे भगवंतच आहे असे मानतात जे लोक या प्राकृत सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाहीत त्या लोकांचा तिसऱ्या श्रेणीमध्ये समावेश होतो ते सृष्टीलाच परतत्व मानतात आणि त्याची आराधना करतात सृष्टीसुद्धा भगवंतांचेच एक रूप आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक सोळा अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहम अहम औषधम मंत्रो अहम अहम अग्निरहम हुतम शब्दशः अर्थ अहम मी क्रतु वैदिक कर्मकांड अहम मी यज्ञ स्मृति यज्ञ स्वधा तर्पण अहम मी अहम मी औषधम औषध मंत्र दिव्य मंत्र अहम मी अहम मी एव निश्चितच आज्यम तूप अहम मी अग्नि अग्नि अहम मी होतम आहुती परंतु मीच कर्मकांड आहे मीच यज्ञ पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण वन औषधी आणि दिव्य मंत्र आहे तूप अग्नी आणि आहुतीही मीच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्योतिष्टोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजेही श्रीकृष्णच आहेत पितृलोकाला अर्पण केलेले तर्पण कंसात तुपाच्या रूपातील औषध कंसपूर्ण किंवा पितृलोकांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेला यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत या यज्ञांमध्ये जे मंत्रोच्चारण केले जाते ते मंत्रोच्चारण म्हणजे श्रीकृष्णच आहेत यज्ञामध्ये आहुती देण्याकरिता दुधापासून तयार केलेले इतर पुष्कळ पदार्थ हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत अग्निसुद्धा श्रीकृष्णच आहेत कारण अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक आहे आणि ही पंचमहाभूते म्हणजे श्रीकृष्णांचीच विभिन्न शक्ती आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कर्मकांडामध्ये सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहेत अर्थात जे कृष्णभक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले असल्याचे जाणले पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक सतरा पिताहम जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोंकार रिकसाम यजुरेवच शब्दशः अर्थ पिता पिता अहम मी अस्य या जगत जगताचा माता माता धाता धारण पोषण करता पितामह पितामह वेद्यम जाणण्यायोग्य किंवा ज्ञेय पवित्रम पवित्र शुद्ध ओंकार ओंकार ऋक् ऋग्वेद साम सामवेद यजुः यजुर्वेद एव निश्चितच च आणि मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे मी ज्ञेय शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे संपूर्ण चराचर सृष्टी ही श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विविध क्रियांची अभिव्यक्ती आहे भौतिक जगतात श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती असणाऱ्या जीवांशी आपण विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यांच्यापैकी काहीजण आपल्याला आपले माता पिता पितामह पोषणकर्ता इत्यादी आहेत असे वाटते परंतु वस्तुत ते श्रीकृष्णांचे अंश असतात म्हणून आपल्या माता पित्याप्रमाणे प्रतीत होणारे हे सारे जीव श्रीकृष्णच आहेत या श्लोकातील धाता शब्दाचा अर्थ सृष्टीकरता असा आहे केवळ आपले माता पिताच श्रीकृष्णांचे अंश आहेत असे नाही तर धारणकर्ता पितामह इत्यादी हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत वस्तुत सर्व जीव हे श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहेत म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती हे आहे वेदाध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णांची क्रमशः प्राप्ती करून घेणे होय ज्या योगे आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूपावस्थेत स्थिर होतो ते तत्व म्हणजे विशेष करून श्रीकृष्णच आहेत त्याचप्रमाणे वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णांचा अंश असल्यामुळे असा जीव म्हणजे श्रीकृष्णच आहेत सर्व वेदांमध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्णच आहेत म्हणून कृष्णप्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चारी वेदांमधील सर्व मंत्रात प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे म्हणून तो मंत्रही श्रीकृष्णच आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक अठरा गतील भरता प्रभु साक्षी निवास शरणं सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानं बीजमव्ययम शब्दशः अर्थ गती ध्येय किंवा लक्ष्य भरता पालनकर्ता प्रभु प्रभु साक्षी साक्षी निवास निवास शरण शरण सुरत अत्यंत जिवलग मित्र प्रभव उत्पत्ती प्रलय प्रलय स्थानम आधार निधानम विश्रांतीस्थान बीजम बीज अव्ययम अविनाशी मीच ध्येय पोषणकर्ता प्रभु, साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे गती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जावयाचे आहे ते स्थान होय सामान्य लोकांना माहीत नसले तरी परमलक्ष म्हणजे श्रीकृष्णच आहेत ज्याला श्रीकृष्णांचे ज्ञान नाही तो चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची तथाकथित प्रगती ही आंशिक अथवा भ्रामक असते असे अनेक लोक आहेत जे निरनिराळ्या देवतांनाच आपले परमलक्ष मानतात आणि कठोर कर्मकांडांचे पालन करून निरनिराळ्या लोकांची उदाहरणार्थ चंद्रलोक सूर्यलोक इंद्रलोक महरलोक इत्यादींची प्राप्ती करतात असे हे सारे ग्रहलोक श्रीकृष्णांचीच सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण आहेत आणि नाहीतही असे हे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तींची अभिव्यक्ती असल्याकारणाने श्रीकृष्णच आहेत परंतु श्रीकृष्णांची अनुभूती होण्यास ते सहाय्यकारक ठरू शकतात श्रीकृष्णांच्याच या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे कारण त्यामुळे शक्ती व वेळ व्यर्थ खर्ची पडणार नाही उदाहरणार्थ इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी उद्वाहक उपलब्ध असेल तर मनुष्याने जिन्याचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे म्हणून श्रीकृष्णांशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत कारण सर्व काही त्यांच्या मालकीचे आहे आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत आपण निवास करीत असलेले स्थान देश ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णच आहेत श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रयस्थान आहेत म्हणून आपल्या रक्षणाकरिता अथवा संकट निवारणाकरिता मनुष्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आपण जाणले पाहिजे की आपल्याला चेतन आत्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते श्रीकृष्ण हे तर परमात्मा आहेत श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण किंवा परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग असा हितचिंतक असूच शकत नाही श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे विश्रांती स्थान आहेत यास्तव श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक एकोणावीस तपामि अहम् अहं वर्षं निगृहणामि उत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन शब्दशः अर्थ तपामि उष्णता देतो अहम मी अहम मी वर्षम वर्षा किंवा पाऊस निगृहणामी रोखून ठेवतो उत्सृजामी पाठवितो च आणि अमृतम अमृतत्व च आणि एव निश्चितच मृत्यु मृत्यू च आणि सत सत किंवा चेतन असत किंवा पदार्थ च आणि अहम मी अर्जुन हे अर्जुन हे अर्जुना मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवितो आणि पाडवितोही मी अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे सत कंसात चेतन कंसपूर्ण आणि असत कंसात जड पदार्थ कंसपूर्ण दोन्ही माझ्यामध्येच स्थित आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तींनी करतात ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिंगत करते ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि अंतसमयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या रूपात भेटतात श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींचे विश्लेषण केल्यास निश्चितपणे कळून येईल की श्रीकृष्णांसाठी जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सत आणि असत किंवा जड आणि चेतन म्हणजे श्रीकृष्णच आहेत म्हणून कृष्ण भावनेच्या उन्नतावस्थेत मनुष्य अशा प्रकारचा भेद करीत नाही तो सर्व गोष्टींमध्ये केवळ श्रीकृष्णांना पाहतो श्रीकृष्ण हे सत आणि असत दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तींनी युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्णच आहेत आणि दिव्य श्यामसुंदर रूपातील वेणुवादन करणाऱ्या त्यांच्या वृंदावन लीला या भगवान रूपातील लीला आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक वीस त्रैविद्या माम सोम पाह पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अशनंती दिव्यान दिवी देवभोगान शब्दशः अर्थ त्रैविद्या तीन वेद जाणणारे माम मला सोमपाह सोमरस पान करणारे पूत पवित्र झालेले पापाह पापांपासून यज्ञेह यज्ञाद्वारे इष्टवा पूजन करून स्वगतीम स्वर्गारोहणाचा मार्ग प्रार्थयंते प्रार्थना करतात ते ते पुण्यम पुण्य असाध्य प्राप्त करून सुर इंद्र इंद्राचा लोकम लोक अशनंती उपभोग घेतात दिव्यान दिव्य दिवी स्वर्गामध्ये देवभोगान देवांचे भोग वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असे पाप कर्मांपासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे त्रैविद्या शब्द म्हणजे साम यजू आणि ऋग हे तीन वेद होय ज्या ब्राह्मणाने या तीन वेदांचे अध्ययन केले आहे त्याला त्रिवेदी असे म्हटले जाते या तिन्ही वेदांचे ज्याला ज्ञान आहे त्याला समाजामध्ये सन्माननीय मानले जाते दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक विद्वानांना वेदाध्ययन करण्यामागचा अंतिम उद्देश माहीत नाही म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की त्रिवेदींचे ध्येय म्हणजे मीच आहे वास्तविक त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होतात भक्तियोगाचा प्रारंभ हरे कृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना तत्वत जाणण्याचा प्रयत्न करण्याने होतो दुर्दैवाने केवळ वेदाध्ययन करण्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रासारख्या देवतांप्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये आसक्त होतात अशा प्रयत्नांद्वारे देवोपासक हे निश्चितच कनिष्ठ प्राकृतिक गुणांतून मुक्त होतात आणि त्यामुळे असे लोक महडलोक जनलोक तपोलोक इत्यादी उच्चतर लोकांप्रत उन्नत होतात जो अशा लोकांमध्ये वास करतो त्याला या पृथ्वीपेक्षा लक्ष लक्षपटीने अधिक श्रेष्ठ दर्जाचे इंद्रिय भोग करता येतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक एकवीस ते भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशंती एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतम काम कामा शब्दशः अर्थ ते ते तम त्या भुक्त्वा उपभोग घेऊन स्वर्गलोकम स्वर्गलोक विशालम विशाल क्षीणे क्षीण झाल्यानंतर पुण्ये पुण्यकर्मांची फळे मर्त्य लोकम मर्त्य लोकावर या पृथ्वीवर विशंती पतन पावतात एवम याप्रमाणे त्रयी तीन वेदांचे धर्मम सिद्धांत अनुप्रपन्नाह पालन करून गत आगतम जन्म आणि मृत्यू इंद्रिय इंद्रियभोगाची इच्छा करणारे लभंते प्राप्त होतात याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात अशा रीतीने वेदोक्त धर्माचे कंसात सिद्धांताचे कंसपूर्ण पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जो उच्चतर लोकाप्रत उन्नत होतो तो दीर्घायुष्य उपभोगतो आणि इंद्रियतृप्ती करण्यासाठी त्याला अधिक उत्तम प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतात पण तरीही त्याला उच्चतर लोकांमध्ये कायमचे राहू दिले जात नाही मनुष्याच्या पुण्यकर्मांची फळे जेव्हा समाप्त होतात तेव्हा मनुष्याला पुन्हा पृथ्वीतलावर परत पाठविले जाते वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कंसात जन्माद्यस्य यत कंस पूर्ण ज्याने ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त केली नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्याला सर्व कारणांचे कारण श्री कृष्ण यांचे ज्ञान झालेले नाही तो जीवनाचा अंतिम उद्देश प्राप्त करण्यामध्ये निष्फळ ठरतो अशा रीतीने कधी वर तर कधी खाली करणाऱ्या चक्रामध्ये स्थित असल्याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा उच्चतर लोकांमध्ये जातो आणि पुन्हा पुन्हा परतून येतो तात्पर्य हेच आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची मुळीच शक्यता नसते त्या वैकुंठ लोकाची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्ग लोकामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात पडत राहतो म्हणून सच्चिदानंदमय जीवन जगण्याकरिता आणि पुन्हा या दुःखमय संसारात कधीही न पळतण्याकरिता मनुष्याने आध्यात्मिक जगताची प्राप्ती करणे हे अधिक श्रेयस्कर आहे श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक बावीस अनन्याश्चिंतयंतो माम ये जन परी उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम शब्दशः अर्थ अनन्याह अनन्य भावाने इतर कोणताही हेतू नसणारे चिंतयंत चिंतन करून माम माझ्यावर ये जे जनाह लोक परिउपासते योग्य प्रकारे उपासना करतात तेशाम त्या नित्य नेहमी अभियुक्तानाम भक्तीमध्ये दृढ झालेले योग आवश्यकता किंवा गरजा क्षेमम रक्षण वहामी करतो अहम मी परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरही राहवत नाही तो दिवसातून चोवीस तास केवळ श्रीकृष्णांचेच चिंतन करतो तो श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पादसेवन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रम्माण झालेला असतो अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात यामुळे भगवतभक्त भगवंतांचे केवळ सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो असा हा भक्त निस्संदेह विनाप्रयास भगवत प्राप्ती करतो यालाच योग असे म्हणतात भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही क्षेम म्हणजे भगवंतांचे अहेतुकी संरक्षण होय योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याचे दुःखपूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक तेवीस ये अपी अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता ते अपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकम शब्दशः अर्थ ये जे अपि सुद्धा अन्य दुसऱ्या देवता देवतांचे भक्ता भक्त यजंते पूजन करतात श्रद्धयान्विता श्रद्धेने ते ते अपि सुद्धा माम माझेच एव केवळ कौंतेय हे कौंतेया यजंती पूजन करतात अविधीपूर्वकम अविधीपूर्वक चुकीच्या मार्गाने हे कौंतेया जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुत माझेच पूजन करतात परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्ण सांगतात की देवतांची उपासना करणारे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करीत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात उदाहरणार्थ जेव्हा मनुष्य वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता वृक्षाच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालतो तेव्हा तो पुरेशा ज्ञानाच्या अभावी किंवा नियामक तत्वांचे पालन न करता असे करतो त्याचप्रमाणे शरीराच्या विविध अवयवांची सेवा करणे म्हणजे पोटाला अन्न पुरवठा करणे होय देवता या भगवंतांच्या प्रशासनातील निरनिराळ्या अधिकारी आणि निर्देशक आहेत मनुष्याला शासनाचे नियम पाळावयाचे असतात पदाधिकाऱ्यांनी किंवा निर्देशकांनी केलेले नव्हेत त्याचप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंतांचीच आराधना केली पाहिजे यामुळे आपोआपच भगवंतांचे पदाधिकारी आणि निर्देशकही संतुष्ट होतील अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे याचेच वर्णन या ठिकाणी अविधीपूर्वकम या शब्दामध्ये करण्यात आले आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर देवतांची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक चोवीस अहम ही सर्व भोक्ता च प्रभुरेव च न तुमामभिजानंती तत्वे वंती ते शब्दशः अर्थ अहम मी ही निश्चितच सर्व सर्व यज्ञानाम यज्ञांचा भोक्ता भोक्ता च आणि प्रभू प्रभू किंवा स्वामी एव सुद्धा च आणि न नाही तू परंतु माम मला अभिजानंती ते जाणतात तत्वेन तत्वत अत म्हणून चवंती पतन पावतात ते ते सर्व यज्ञांचा मीच केवळ भोगता आणि स्वामी आहे म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वत जाणत नाहीत त्यांचे पतन होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत परंतु ते सर्व यज्ञ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ आहेत यज्ञ म्हणजेच विष्णू होय भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की मनुष्याने केवळ यज्ञ किंवा श्री विष्णूं प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे वर्णाश्रम धर्म हा विशेष करून श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ योजिला आहे म्हणून श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की मीच सर्व यज्ञांचा भोगता आहे कारण मी प्रभू आहे ही वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिता देवतांची उपासना करतात म्हणून त्यांचे संसार सागरात पतन होते आणि त्यांना जीवनाची अभिष्ट सिद्धी प्राप्त होत नाही तथापि जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करावयाच्या असतील तर त्याने भगवंतांकडेच याचना करणे अधिक बरे कंसात जरीही शुद्ध भक्ती नसली तरी कंस पूर्ण कारण अशा रीतीने त्याला इष्ट फलाची प्राप्ती होईल श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक पंचवीस यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती जिनो अपिमाम शब्दशः अर्थ यांती जातात देवव्रता देवतांचे उपासक देवान देवतांकडे पितृन पित्रांना यांती प्राप्त होतात किंवा जातात पितृव्रता पितरांचे पूजन करणारे भूतानी भूतप्रेतांकडे यांती जातात भूत इज्जाह भूतांचे उपासक यांती प्राप्त होतात किंवा जातात मत माझे याजिनह भक्त अपि परंतु माम मला जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जर कोणाला चंद्र सूर्य अथवा इतर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रहलोकांची प्राप्ती होऊ शकते जसे दर्श पौर्णमासी विधी याचे विस्तृत वर्णन वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे यामध्ये निरनिराळ्या ग्रहलोकांच्या अधिष्ठातील देवतेची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली आहे त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकांची प्राप्ती होऊ शकते तसेच मनुष्य भूतांच्या ग्रहावर जाऊ शकतो आणि यक्ष राक्षस किंवा पिशाच्च बनू शकतो पिशाच्योपासनेला अभिचार किंवा इंद्रजाल असे म्हणतात इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे अनेक लोक आहेत आणि जादूटोणा करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय असे त्यांना वाटते परंतु वस्तुत अशी सर्व कार्ये पूर्णपणे भौतिक आहेत त्याचप्रमाणे केवळ भगवंतांचीच उपासना करणारा विशुद्ध भक्त निसंदेह वैकुंठ लोकाची आणि कृष्ण लोकाची प्राप्ती करतो या महत्त्वपूर्ण श्लोकावरून आपण जाणले पाहिजे की जर केवळ देवतांची उपासना केल्याने मनुष्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा पितरांची उपासना केल्याने पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा जादूटोणा केल्याने भूतलोकांची प्राप्ती होऊ शकते तर शुद्ध भक्ताला श्रीकृष्ण अथवा श्री विष्णू लोकांची प्राप्ती का होऊ शकणार नाही दुर्दैवाने श्रीकृष्ण आणि श्री विष्णूंचे निवास असणाऱ्या अशा दिव्य लोकांचे बऱ्याच लोकांना ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते निर्विशेष वाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होते यास्तव कृष्ण भावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे जेणेकरून केवळ हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवद्धामात परत जाऊ शकतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक सव्वीस पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती उपलतम अश्नामी प्रयतात्मन शब्दशः अर्थ पत्रम पान पुष्पम फूल फलम फळ तोयम पाणी यह जो कोणी मे मला भक्त्या भक्तिभावाने प्रयच्छती अर्पण करतो तत ते अहम मी भक्ती उपरितम भक्तीने अर्पण केलेले अशनामी स्वीकार करतो प्रयतात्मन शुद्ध भावनेने जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमय धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे भगवतधामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्व करू शकतो यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्त्वपूर्ण नाही हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरण्याजोगी आहे इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे कृष्ण भावनाभावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल श्रीकृष्णांना प्रेममयी सेवेव्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाहीत ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात कृष्णभावनेचा विकास करणे म्हणजेच जीवनाची परिपूर्णता गाठणे होय श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शविण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा दोन वेळा उल्लेख करण्यात आला आहे इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण विद्वान पंडित गर्भ श्रीमंत किंवा महान तत्त्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करण्यास तयार होत नाहीत भक्ती ही कधीच हेतुप्रेरित नसते भक्ती ही शाश्वत आहे आणि परमसत्याच्या प्रत्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोगता आदिपुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो हे सांगतात शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची दिव्य प्रेममयी भगवत सेवा प्राप्ती करण्यासाठी जर मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो तो त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि भगवंतांना नको असलेली किंवा भगवंतांनी न विचारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करणे टाळतो यास्तव मांस मासे आणि अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावी अशी त्यांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते याउलट ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान फळ फूल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस मासे अंडी यांचा स्वीकार करणार नाहीत भाजीपाला धान्य फळे दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही कारण ते त्याचा स्वीकार करणार नाहीत जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममयी सेवा करू शकणार नाही तिसऱ्या अध्यायातील पंधराव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहे व ज्यांना संसार बंधनातून मुक्त व्हावयाचे आहे त्यांच्यासाठी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य आहे त्याच श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की जे आपले अन्न अर्पण करीत नाहीत ते केवळ पापच भक्षण करतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्यांचा प्रत्येक घास हा त्यांना मायाजालाच्या घरटेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो मनुष्याने स्वादिष्ट रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते मेंदूमध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचारशुद्धी होते मनुष्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेमभावाने अर्पण करावी श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टींचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करावयाची इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात खाद्यपदार्थ तयार करताना ते अर्पण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजेत परमसत्य हे इंद्रियरहित आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे परंतु वस्तुत भगवान श्रीकृष्णांना इंद्रिय आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिये परस्परानुगामी आहेत अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते श्रीकृष्णांना परमसत्य म्हणण्याचा आशय हाच आहे इंद्रियांच्या अभावी त्यांना ऐश्वर्यांनी परिपूर्ण कंसात ऐश्वर्यांनी पूर्ण कंसपूर्ण म्हणताच आले नसते सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही भगवंत परमसत्य असल्याकारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्याची चव घेण्यासमान आहे या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वत त्यांचा स्वीकार करतो तोच केवळ जाणू शकतो की परमसत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक सत्तावीस यत करोषी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत यत्तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम शब्दशः अर्थ यत जे करोशी तू करतोस यत जे अश्नासी तू खातोस यत जे जुहोशी तू अर्पण करतोस ददासी तू दान देतोस यत जे यत जे तपस्यसी तू तपस्या करतोस कौंतेय हे कौंतेय तत ते कुरुष्व कर मत मला अर्पणम अर्पण हे कौंतेया तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही सर्वांना प्राणधारणार्थ कर्म करावेच लागते आणि या श्लोकात भगवंत सांगतात की मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या प्रत्यर्थ करावी सर्वांना जगण्याकरिता काहीतरी खावेच लागते म्हणून मनुष्याने कृष्ण प्रसादच खावा कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड करावेच लागतात म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व माझ्यासाठी कर यालाच अर्चन असे म्हटले जाते प्रत्येकामध्ये दान देण्याची प्रवृत्ती असते म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे दान मला दे याचा अर्थ असा आहे की अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्ण भावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे सद्यस्थितीमध्ये लोकांचा ध्यान प्रक्रियांकडे अधिक कल दिसून येतो पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहार्य आहे तथापि आपल्या जपमाळेवर हरे कृष्ण मंत्राचा जप करीत दिवसातील चोवीस तास श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो निश्चितच गीतेच्या सहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक अठ्ठावीस शुभाशुभ फलैरेव मोक्षसे योग संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि शब्दशः अर्थ शुभ शुभ अशुभ अशुभ फलेह फल एवं याप्रमाणे मोक्षसे तू मुक्त होशील कर्म कर्माच्या बंधनयेह बंधनातून संन्यास संन्यासाच्या योग योग युक्त आत्मा मन दृढपणे युक्त झाल्यावर विमुक्त मुक्त झालेला माम मला उपैश्यसी तू प्राप्त होशील याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्ण भावनाभावित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते पारिभाषिक शब्दामध्ये यालाच युक्त वैराग्य असे म्हटले जाते आणि याचे वर्णन श्रील रूप गोस्वामी पुढील प्रमाणे करतात अनासक्तस्य विषयानी अथार्हमुपयुंजत निर्बंध कृष्णसंबंधे युक्तम वैराग्यमुच्यते भक्तिरसामृत सिंधू दोन पॉईंट दोनशे पंचावन्न श्रील रूप गोस्वामी म्हणतात की जोपर्यंत आपण या भौतिक जगतात आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावेच लागते आपण कर्म करणे पूर्णपणे थांबवू शकत नाही म्हणून जर आपण कर्म केले आणि त्याचे फळ श्री कृष्णांना अर्पण केले तर त्याला युक्त वैराग्य असे म्हटले जाते वस्तुत संन्यास योगात स्थित होऊन केलेल्या कर्मांमुळे मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि अशा रीतीने कर्म करणाऱ्याची जशी जशी आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते तसा तसा तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो शेवटी तो मुक्त होतो आणि या मुक्तीचेही विशेष करून वर्णन करण्यात आले आहे अशा मुक्तीमुळे तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होत नाही तर तो भगवतधामात प्रवेश करतो या गोष्टीचा या श्लोकात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे माम उपेश्यसी तो माझ्याकडे येतो म्हणजेच तो भगवतधामात परत जातो मुक्तीच्या पाच विविध अवस्था आहेत आणि या ठिकाणी निर्देशित केल्याप्रमाणे ज्या भक्ताने भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे तो अशा स्थिती परत येऊन पोहोचला आहे की देह त्यागानंतर तो भगवद्धामात परत जातो आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात रम्माण होतो भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्याव्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही तोच वास्तविक संन्यासी होय असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरिताच आणि भगवत सेवेप्रित्यर्थ करतो वेदोक्त विहित कर्मे आणि सकाम कर्म करण्याची त्याला मुळीच इच्छा नसते सामान्यजन वेदोक्त नियतकर्मांचे पालन करण्यास बांधील आहेत परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला शुद्ध भक्त जरी कधीकधी वेदोक्त नियतकर्मांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसले तरी वस्तुत तो नियमांचे उल्लंघन करीत नसतो यास्तव वैष्णव आचार्यांनी म्हटले आहे की अत्यंत बुद्धिमान मनुष्याला सुद्धा शुद्ध भक्ताच्या क्रियामुद्रांचे आकलन होऊ शकत नाही तंतोतंत शब्द असे आहेत तार वाक्य क्रिया मुद्रा विज्ञेह ना बुझय कंसात चैतन्य चरितामृत मध्य तेवीस पॉईंट एकोणचाळीस कंस पूर्ण याप्रमाणे जो मनुष्य नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो किंवा भगवंतांची सेवा कशी करावी यासंबंधी जो सतत चिंतन करीत असतो तो वर्तमान काळात मुक्तच असल्याचे जाणले पाहिजे आणि त्याचे भगवद्धामात परत जाणे हे सुनिश्चित असते ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गुणदोष विवेचनांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे शुद्ध भक्तही गुणदोष विवेचना पलीकडे असतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक एकोणतीस समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रिय ये भजन्ति तुमाम भक्त्या मयी ते तेषु च पियहम शब्दशः अर्थ समह समभाव अहम मी सर्व भूतेषु सर्व जीवांच्या ठिकाणी न कोणाचाच नाही मे मला द्वेष द्वेषपूर्ण अस्ति आहे न तसेच नाही प्रिय प्रिय ये जे भजंती दिव्य सेवा करतात तू परंतु माम माझी भक्त्या भक्तिभावाने मयी माझ्यामध्ये आहेत ते असे मनुष्य तेषु त्यांच्यामध्ये च सुद्धा अपि निश्चितच अहम मी मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी कोणी प्रश्न करील की जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल तर मग त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात परंतु या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभवच नाही हे तर साहजिकच आहे या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुळे बाळे विशेष प्रिय असतात भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव मग तो कोणत्याही रूपातला असो तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात भगवंत मेघासमान आहेत मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो मग तो खडक असो जमीन असो अथवा पाणी असो परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे हे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात कृष्ण भावनामृत शब्दच दर्शवितो की जे कृष्ण भावना भावित असतात ते भगवंतांच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की मयी ते ते माझ्यामध्ये स्थित आहेत यावरून साहजिकच आहे की भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत ही गोष्ट परस्परपूरकच आहे यावरून ये यथामाम प्रपद्यंते तामस्तथैव तथैव भजाम्यहम श्लोकाचेही स्पष्टीकरण होते अर्थ जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो अर्थपूर्ण भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदानप्रदान होते हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर दिसतो जीवांना त्यांच्या विशुद्ध अवस्थेत भक्त म्हटले जाते भगवंत हे त्यांच्या भक्तांचेही भक्त बनतात भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्परपूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्त्वज्ञान असू शकत नाही निर्विशेष तत्त्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये असे आदानप्रदान असत नाही परंतु सविशेष तत्त्वज्ञानानुसार असे आदानप्रदान असते या बाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात तथापि येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रती पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते भगवंत आणि भक्त यांच्यातील आदानप्रदान हे कर्म सिद्धांताच्या अधीन असल्याचे समजू नये असे हे आदानप्रदान दिव्य स्थितीमध्ये होते भगवतभक्ती ही प्राकृत जगतातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक तीस अपीचे सुदुराचारो भजते मामनन्य भाक साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सः शब्दशः अर्थ अपि सुद्धा चेत जरी सुदुराचार अत्यंत निंद्य कर्म करणारा भजते भक्तीमध्ये युक्त झाला असेल तर माम माझी अनन्य भाक अनन्य भावाने साधू साधू एव निश्चितच सह तो मंतव्य समजला पाहिजे सम्यक पूर्णपणे व्यवस्थित निश्चयी ही निश्चितच सह तो जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामधील सुदुराचार हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे जेव्हा जीव बद्धावस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कर्मे असतात एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमांनुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे असतात आणि भक्तांनासुद्धा बद्धावस्थेत ही कर्मे करावी लागतात व याच कर्मांना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते अशी कर्मे स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते कधीकधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चाललेली असतात परंतु पुन्हा कधीकधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करीत नाही तो जाणतो की आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते तथापि कधीकधी असे दिसते की कृष्ण भावनाभावित मनुष्य असे काही कर्म करतो जे सामाजिक अथवा राजकीयदृष्ट्या अत्यंत घृणास्पद मानले जाते परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही श्रीमद भागवतात सांगितले आहे की मनुष्याचे पतन झाले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पापांपासून त्याला मुक्त करतात भौतिक विकार इतके प्रबळ आहेत की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधीकधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात परंतु कृष्णभावना ही त्याहूनही प्रबळ असल्याकारणाने अशा प्रासंगिक पतनापासून त्यांचा तात्काळ उद्धार होतो म्हणून कृष्ण भावना ही सदैव यशदायीच असते एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये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 तरी तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे साधुरेव हा शब्द महत्त्वपूर्ण आहे हा शब्द अभक्तांना बजावतो की आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरीही त्याला साधूच समजले पाहिजे मंतव्य हा शब्द तर अधिकच महत्त्वपूर्ण आहे जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर त्याने भगवंतांच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे आढळ दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे ही एखाद्या भक्ताची योग्यता आहे नृसिंह पुराणात पुढील श्लोक सांगण्यात आला आहे भगवतीच हरावनन्यचेता भ्रूशमलिनो अपि विराजते मनुष्य नही शशकलुषच्छवी कदाचित तिमिरपराभवतामुपैती चंद्र अर्थात भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद्यकृत्य करताना आढळला तरी त्याची कृत्ये म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की दिव्य भगवत भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त हा सर्व प्रकारची निंद्य कृत्ये करू शकतो या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणाऱ्या अधपतनांचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे भक्ती करणे म्हणजे मायाशक्तीविरुद्ध युद्ध पुकारणे होय जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्या इतपत मनुष्यामध्ये बळ नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे पतन होत नाही कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करीत अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक एकतीस क्षिप्रं भवती धर्मात्मा शश्वत शांतीं निगच्छति कौन्तेय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यती शब्दशः अर्थ क्षिप्रम अत्यंत लवकरच भवती होतो धर्म आत्मा धर्मात्मा किंवा सदाचारी शश्वत शांतीम शाश्वत शांती निगच्छती प्राप्त करतो कौंतेय हे कौंतेय प्रतिजानीही घोषित कर न कधीच नाही मे माझा भक्त भक्त प्रणश्यती नष्ट होतो तो लवकरच धर्मात्मा कंसात सदाचारी कंसपूर्ण होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कौंतेय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये सातव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की दुष्कर्मी लोक भगवतभक्त बनू शकत नाहीत जो भगवतभक्त नाही त्याच्याकडे सद्गुण मुळीच असू शकत नाहीत मग प्रश्न राहतो की आकस्मिकपणे किंवा हेतुपूर्वक निंदकृत्य करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो असा प्रश्न उद्भवणे रास्तच आहे सातव्या अध्यायात सांगितले आहे की दुष्कर्मी लोक कधी भगवतभक्तीचा स्वीकार करीत नाहीत आणि श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तींकडे कोणताही सद्गुण नसतो सामान्यत नवविधा भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त हा हृदयातील सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो तो भगवंतांना आपल्या हृदयात स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पापपूर्ण दोष साहजिकच धुतले जातात निरंतर भगवत चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो वेदांनुसार असा एक नियम आहे की जर कोणी उच्च स्थानापासून च्यूत झाला तर त्याला स्वतःच्या शुद्धीकरिता काही विशिष्ट धार्मिक विधी करावी लागतात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 यामुळे सर्व आकस्मिक अधपतनांपासून भक्ताचे रक्षण होईल अशा रीतीने तो प्राकृत विकारांपासून सदैव मुक्त राहील श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक बत्तीस माम हि पार्थव्यपाश्रित्य ये अपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रस्ते अपि यान्ति पराम शब्दशः अर्थ माम माझा ही निश्चितच पार्थ हे पार्थ व्यपाश्रित्य आश्रय घेऊन ये जे अपि सुद्धा स्यूह आहेत पापयोनय हीन कुळामध्ये जन्मलेला स्त्रिय स्त्रिया वैश्या वैश्य तथा सुद्धा शूद्राह शूद्र ते अपि ते सुद्धा यांती जातात पराम परम गतिम गतीला किंवा लक्षास हे पार्था जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की भक्तीमध्ये उच्च आणि नीच वर्गातील लोकांमध्ये मुळीच भेदभाव नसतो भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते परंतु जो दिव्य भगवत भक्तीमध्ये निमग्न झालेला असतो त्याच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे श्रीमद भागवतात दोन पॉईंट चार पॉईंट अठरा सांगितले आहे की चांडाळही शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होतात म्हणून भक्ती आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते की उच्च नीच वर्गातील मनुष्यात कोणताही भेदभाव राहत नाही कोणीही याचा स्वीकार करू शकतो शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्यही योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्त होऊ शकतो विविध प्राकृतिक गुणांनुसार मनुष्यांचे सत्वगुणी कंसात ब्राह्मण कंसपूर्ण रजोगुणी कंसात क्षत्रिय किंवा प्रशासक कंसपूर्ण रज आणि तमोगुणाचे मिश्रण असलेले कंसात वैश्य किंवा व्यापारी कंसपूर्ण आणि तमोगुणी कंसात शूद्र कंसपूर्ण असे वर्गीकरण केलेले आहे यांच्यापेक्षाही हीन कुळातल्या लोकांना चांडाळ असे म्हणतात आणि त्यांचा पापी कुळामध्ये जन्म होतो सामान्यत उच्च कुळातील लोक हीन कुळातील लोकांचा संघ स्वीकारित नाहीत परंतु भगवत भक्ती ही इतकी प्रबळ आहे की भगवंतांचा शुद्ध भक्त सर्व हीन कुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतो जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते या श्लोकातील व्यपाश्रित्य या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे तरच तो महान ज्ञानी आणि महान योग्यांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक तेहतीस किं पुनर्ब्राह्मण पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम शब्दशः अर्थ किम किती पुनः पुन्हा ब्राह्मणा ब्राह्मण पुण्या सदाचारी भक्ता भक्त राजर्षय राजर्षी तथा सुद्धा अनित्यम अनित्य असुखम दुःखमय लोकम लोक इमं या प्राप्य प्राप्त होऊन भजस्व प्रेममयी सेवेमध्ये युक्त हो माम मला किंवा माझ्या तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजऋषींच्या बद्दल काय सांगावे म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केलेले आहे परंतु अखेरीस हे जग कोणासही सुखदायी ठरू शकत नाही या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अनित्यम असुखम लोकम हे जग अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरलेले आहे आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी योग्य नाही भगवंत स्वतः घोषित करतात की हे जग अनित्य आणि दुःखमयी आहे काही दार्शनिक विशेष करून मायावादी दार्शनिक म्हणतात की हे जग मिथ्य आहे परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की हे जग मिथ्या नसून अनित्य आहे मिथ्या आणि अनित्य यामध्ये फरक आहे हे जग अनित्य आहे तथापि दुसरेही एक जग आहे की जे नित्य शाश्वत आहे हे जग दुःखमय आहे परंतु दुसरे जग शाश्वत आणि आनंदमयी आहे अर्जुनाचा जन्म राजऋषी कुळामध्ये झाला होता त्यालासुद्धा भगवंत सांगतात की माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये दुःखाने पुरेपूर भरलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करून राहू नये प्रत्येकाने भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावे जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग श्लोक क्रमांक चौतीस मनमना भक्तो मद्याजी माम नमस्कुरु वैश्यस युक्त्वा एवं आत्मानं मत्परायण शब्दशः अर्थ मत्मनाः सदैव माझे स्मरण चिंतन करणारा भव हो मत माझा भक्त ह भक्त मत माझी याजी पूजन करणारा माम मला नमस्कुरु नमस्कार कर माम मला एव पूर्णपणे ऐष्यसी तू येशील युक्त्वा तल्लीन होऊन एवम याप्रमाणे आत्मानम आपल्या आत्म्याला मतपरायण मला समर्पित किंवा मतपरायण आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रम्माण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या प्रदूषित भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्याचे एकमेव साधन म्हणजे कृष्ण भावना होय या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व भक्तिपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण केली पाहिजे परंतु कधीकधी तत्वहीन भाष्यकार या विधानाचा विपरीत अर्थ काढतात दुर्दैवाने असे तत्वहीन दुष्ट भाष्यकार जी गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवितात असे भाष्यकार जाणत नाहीत की श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे मन यामध्ये मुळीच भेद नाही श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य नसून ते परम सत्य आहेत त्यांचा देह त्यांचे मन आणि स्वयंभगवान श्रीकृष्ण हे एकच आणि परिपूर्ण आहेत भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींनी चैतन्य चरितामृतावरील कंसात पाचवा अध्याय आदिलीला एकेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस कंसपूर्ण आपल्या अनुभाष्य या भाष्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कुर्मपुराणात पुराणात म्हटले आहे की देह देही विभेदोयम नेश्वरे विद्यते क्वचित अर्थात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा देह यामध्ये मुळीच भेद नाही परंतु भाष्यकारांना हे कृष्ण विज्ञान ज्ञात नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना लपवितात आणि त्यांच्या स्वरूपाचे त्यांच्या देहापासून अथवा मनापासून विभाजन करतात कृष्ण विज्ञानासंबंधी हे जरी निव्वळ अज्ञान असले तरी काही लोक जनतेला भ्रमित करून स्वतःचा स्वार्थ साधतात काही लोक आसुरी वृत्तीचे असतात आणि ते सुद्धा श्रीकृष्णांचे चिंतन करतात पण त्यांचे चिंतन हे श्रीकृष्णांचा मामा कंसाप्रमाणे द्वेषपूर्ण असते कंस देखील सदैव श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता परंतु तो श्रीकृष्णांना आपला शत्रू समजत होता केव्हा कृष्ण येईल आणि आपल्याला ठार मारील या विचाराने तो नेहमी चिंतातूर असे अशा प्रकारे केलेले चिंतन आपल्याला सहाय्यकारक ठरू शकत नाही मनुष्याने भगवान श्रीकृष्णाचे चिंतन भक्तिपूर्ण प्रेमभावाने केले पाहिजे याला भक्ती असे म्हटले जाते मनुष्याने निरंतर कृष्ण विज्ञानाचे अनुशीलन करावे असे अनुशीलन अनुकूल केव्हा होते तर त्याकरिता प्रामाणिक आचार्याकडून हे कृष्ण विज्ञान शिकले पाहिजे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत आणि आम्ही अनेक वेळा स्पष्ट केले आहे की भगवंतांचा देह हा प्राकृत नसून सच्चिदानंदमयी आहे अशा प्रकारे श्रीकृष्णाचे चिंतन केल्याने मनुष्य भक्त होऊ शकतो अन्यथा अयोग्य व्यक्तींपासून श्रीकृष्णांना जाणणे व्यर्थच ठरते म्हणून मनुष्याने शाश्वत आदिपुरुष श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये मनाला निमग्न ठेवून श्रीकृष्णांच्या आराधनेमध्ये स्वतःला संलग्न करावे श्रीकृष्णांच्या पूजनासाठी भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णांची भक्तिपूर्ण सेवा केली जाते अशी भक्तिपूर्ण सेवा करताना मनुष्याने श्रीकृष्णांना वंदन केले पाहिजे मूर्तीसमोर नतमस्तक होऊन आपले तन मन आपली कर्मे सर्व काही युक्त केले पाहिजे यामुळे तो दृढपणे श्रीकृष्णांमध्ये रम्माण होऊ शकेल आणि त्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होणे सुलभ होईल तत्वहीन भाष्यकारांमुळे मनुष्याने भ्रमित होऊ नये श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीमध्ये मनुष्याने निमग्न झाले पाहिजे शुद्ध भक्ती ही मानव समाजाची परम उपलब्धी आहे ज्ञानयोग आणि सकाम कर्म यापासून मुक्त अशा शुद्ध भगवत भक्तीचे निरूपण भगवद्गीतेच्या सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे जे लोक पूर्णपणे शुद्ध झालेले नाहीत ते निर्विशेष ब्रह्मज्योती आणि अंतर्यामी परमात्मा रूपाकडे आकृष्ट होतात परंतु शुद्ध भक्त हा प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो श्रीकृष्णांवर एक सुंदर काव्यरचना करण्यात आली आहे या कवितेमध्ये म्हटले आहे की देवतांचे उपासक हे निर्बुद्ध असतात आणि त्यांना कृष्णप्राप्ती कधीही होत नाही प्रारंभावस्थेमध्ये एखाद्या भक्ताचे कधीकधी मार्गावरून पतन होऊ शकते परंतु तरीही त्याला इतर सर्व तत्वज्ञानी किंवा योग्यापेक्षा श्रेष्ठ समजले पाहिजे जो सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो त्याला परिपूर्ण साधू मानले पाहिजे त्याने प्रसंगावश केलेली भक्तिविहीन कर्मे नष्ट होतील आणि लवकरच तो निस्संदेह परमसिद्धी प्राप्त करेल वास्तविक शुद्ध भक्ताचे पतन होण्याची कधीच शक्यता नसते कारण भगवंत स्वतः शुद्ध भक्ताची काळजी घेतात म्हणून बुद्धिमान मनुष्याने प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करावा आणि या भौतिक जगतामध्ये सुखाने जीवन व्यतीत करावे अखेरीस त्याला कृष्णरूपी सर्वात महान वस्तू प्राप्त होईल या प्रकारे भगवद्गीतेच्या राजविद्या राजगुह्य योग या नवव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रील प्रभुपाद की जय महाराज की जय श्रीमद्भगवद्गीता की जय अनंतकोटी वैष्णव वृंद की जय